श्रीराम समर्थ पंचिका सातवी समास पाचवा तृप्ती वर्णन माझ्या जन्माचे सार्थक झाले आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत हे कळले ज्ञानाचा परिपाक होऊन निष्कलंक विज्ञान प्राप्त झाले चैतन्य रसाच्या सागरात घटपिंडांची दाटी झाली अथवा त्यांचा विनाश झाला तरी चैतन्य सागर मात्र वाढत नाही आणि ओसरतही नाही आता हा देह कल्पांतापर्यंत राहो आणि आजच नष्ट हो त्याविषयी काहीही संदेश हो उरला नाही प्रश्न असो की प्रश्नाचे उत्तर असो त्यांचा व्यवहार द्वैतातच होतो द्वैताशिवाय त्यांचा परिहार होणे अद्वैतात शक्य नाही ज्याला काही जाणावेचे उरले असेल त्यालाच श्रवणाबद्दल श्रद्धा असते ब्रह्माचे ज्ञान झाल्यानंतर काही जाणणे उरतच नाही मग श्रवणाची गरजच काय ज्यांच्या मनात पुष्कळ संशय आहेत तेच मननासाठी प्रवृत्त होतात मी तर सर्व काळ संशयरहित झालो आहे त्यामुळे मला मननाची अपेक्षा राहिली नाही ज्याच्या मनात काही विपर्यास म्हणजे उलटे सुलटे असेल त्यानेच निधिध्यासाचा आश्रय करावा मी निर्विकल्प असल्यामुळे मला निधीध्यासाच्या गुंतागुंतीत म्हणजे गोवाक पडण्याची गरज काय आपण परिपूर्ण ब्रह्मा असताना कोठेही कधीही भेद निर्माण होत नाही तेव्हा साक्षात्काराचे लक्षण कोणासाठी सांगायचे जो मनाबरोबर वाहवत जातो त्याने चित्ताचा निरोध करावा मी मनोविरहित असल्यामुळे समाधीही नाही आणि उत्थानही नाही यावर श्रोता म्हणतो की मन हे विकारी असून सुखदुःखांबरोबर ते कष्टी होते त्याचा निरोध केल्याने समाधानाची प्राप्ती होते यावर वक्ता म्हणतो की ज्याला मन आवरावेसे वाटते त्यानेच गुदद्वाराच्या वरील भागात टाच लावून बंद साधावा आणि योगाभ्यास करावा हे मृगजळ मोटेत बांधण्यासारखे आहे आम्हाला त्याची गरज नाही मनाबरोबर शिरून लागलो तर श्रमच होतील निरनिराळे सायास करून साधने केली तरी मन अनावर असते अनंत योगांचा अभ्यास केला हजार प्रकारांनी ध्यान केले तरीही मनाचा केसही वाकडा होणार नाही असो मनाला दूर टाकून आपला आपण निर्धाराने व्यवहार करावा मृगजळाच्या पुरात पूल बांधण्याची कोणी खटपट करावी तयार झालेल्या अन्नाचे ताट बाजूला सारून माधुकरीचा जीर्ण वस्त्राचा अवलंब करण्याचे काम ज्यांना मायेची भुरळ पडली असेल त्यांनी खुशाल करावे मी मात्र मायातीत आहे समाधी असो वा व्युत्थान जे म्हणजे समाधी उतरून लौकिक व्यवहारात येणे असो सविकल्प असो निर्विकल्प असो अथवा उन्मनी अवस्था असो या सर्वांचे एकमेव कारण मन आहे मी मनोनाश आधीच साधलेला असल्यामुळे माझा वरील प्रकारांशी काहीही संबंध नाही मायेचा निराश करण्यासाठी कोणी कर्माचे आचरण करतात कोणी जप ध्यान इत्यादी साधने करतात आणखी कोणी वायूचेच भक्षण करतात असो कोणी करावे कोणी काय करू नये असा उपदे इतरांना उपदेश करण्यात मला स्वारस्य नाही मी तर विधी म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या क्रिया आणि निषेध म्हणजे निषिद्ध क्रिया यांच्यावर तिलांजली म्हणजे तीळयुक्त पाण्याची ओंजळ सोडलेली आहे म्हणजे मी दोन्हीही मानत नाही त्यामुळे मला काही करायचे नाही अथवा कशाचा त्याग करायचा नाही कशाचा भोग घ्यायचा नाही अथवा अमुक भोगायचे नाही असे नाही येणे नाही अथवा जाणे नाही माझ्या बाबतीत यापैकी काहीच नाही लोकांनी माझ्याबद्दल भक्तिभाव ठेवला मला स्नान पूजा इत्यादी उपचार केले तरी मला कोणत्याच कार्याचा स्पर्श होत नाही लोकांनी गुंजांचा ढीक पाहिला आणि म्हटले पहा आग लागली त्याने अशी कल्पना केली म्हणून गुंजाच्या ढिगाची राख होते काय त्याप्रमाणे लोकदृष्टीच्या संकेताची काळजी करण्याचे मला काय कारण आहे मला काही करायचे आहे असे काहीच राहिले नाही असो सर्व अखंड अद्वैत सहजपणे जाणवत असेल तर अमुक प्राप्त व्हावे म्हणून अमुक करावे असे माझ्यासाठी काय उरले आहे सर्व साधनांची विचारासहित धावाधाव आता पूर्ण झाली आहे सूर्यापुढे दिवटी काय प्रकाश देणार त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी माझ्या बाबतीत शब्द इत्यादी वेडे ठरतात मी कुणाचाच विषय नसल्याने माझ्यासाठी कोणते उपाय लागू होतील सर्व साधने जड होत त्यांना स्वयंप्रकाशी परब्रह्म कळत नाही मी जसा आहे तसाच आहे मी एकटाच असून आपला आपणच तेवढा आहे ब्रह्मादी देवांनाही माझे ज्ञान होणे शक्य नाही जास्त काय बोलावे मला जाणणेच शक्य होणार नाही माझे ज्ञान होणे कोणालाच शक्य नाही माझ्या क्रियमान कर्माच्या नावाने शून्य पडले आहे माझे क्रियमान कर्म संपले आहे यावर श्रोता म्हणतो तुम्हाला लोकसंग्रहासाठी सर्व कर्मे करणे कर्मप्राप्त आहे आणि ज्ञानविचारही करावा लागतोच की नाही वक्ता यावर उत्तर देतो आपल्या प्रौढपणामुळे सर्व कार्ये जरी स्वीकारली आणि उपाधीच्या संसर्गाने ते कार्य घडत असेल तर माझे काय उणे होणार आहे शास्त्रीय अथवा लौकिक कायिक अथवा मानसिक असे विविध प्रकारचे व्यवहार होत असतील तर ते खुशाल होऊ देत मी समाधीचा स्वीकार करो किंवा मूर्तीचे ध्यान करत बसो किंवा देवतेच्या पूजेसाठी तयारी करत असो वेदपठन किंवा हरिभजन या कार्यासाठी प्रवृत्त होत असो तर खुशाल होऊ दे किंवा अग्निहोत्र करत असो यंत्रतंत्र इत्यादी करत असो या क्रिया स्वतंत्रपणे करत असो अथवा परतंत्रपणे करत असो मी ब्रह्मचर्य पाळत असो अथवा गृहस्थाश्रम स्वीकारलेला असो वी वानप्रस्थाश्रमाचे धर्म पाळत असो अथवा शेंडी यज्ञोपवीत इत्यादीचा त्याग करून संन्यास स्वीकारलेला असो किंबहुना देहाला प्रेतावस्था प्राप्त हो त्याला अगदी अंत्यजाची अवस्था प्राप्त हो मला केले आणि न केले सर्वसारखेच म्हणून करणे न करणे इत्यादी भेद माझ्या ठिकाणी नसून सद्गुरु कृपेने केवळ मीच आपला आपण असणे एवढेच आहे गुरुराया तुम्ही धन्य आहात आपल्यावरून माया ओवाळून टाकली आहे पिंड ब्रह्मांड अष्टकाया ही सर्व तुमच्या चरणी वाहिली आहेत तुमचेच तुम्हाला मी अर्पण केले आहे त्यात माझे काही हात झिजले नाही पण माझे म्हणण्यासाठी माझे असे काय उरले आहे जेथे मीच नाही तेथे तोही नाही मी आणि ते या संबंधीचे बोलणे मौनाबरोबर एकरूप होऊन गेले त्याचप्रमाणे शास्त्र साधन विचार या सर्वांना माझा नमस्कार असो येथून पुढे सर्व बोलणेच बंद झाले आणि ज्ञानाची इच्छाही पूर्ण झाली या ग्रंथाच्या या पूर्वार्धात मुख्य ज्ञानाचा विचार पक्का झाला त्याच्या अगोदर वेदांताचा अधिकार कोणाला आहे त्यासाठी साधन चतुष्टय इत्यादी सांगितले ती त्यांची संपत्ती हातात माळ घेऊन त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी उभी आहे ती मंदमती जे असतील त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही ही संपत्ती केवळ विचाराच्या अधीन असून अधिकारी व्यक्ती वाचून दुसऱ्या कोणालाही प्राप्त होत नाही पण जे असा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील त्यांना सुद्धा निजवस्तूचा म्हणजे ब्रह्मात्मिक्याचा लाभ होईल श्रोत्याने राग मानू नये ओघाने आलेला विषय मांडावाच लागतो प्रसंगाची संपादने करावीच लागते हा सलगीचा शब्द जाणून क्षमा करावी जे क्षमाशील संत आहेत जे उदार आणि कृपाळू आहेत त्यांच्या पायी काया वाचा आणि मन अर्पण आहे पूर्वार्ध येथे पूर्ण झाला या विवेचनाने मोक्ष लोकांचा द्वैताचा संबंध सुटला पाहिजे आणि त्यांच्यासाठी साक्षात द्वैतविरहित आनंद प्रकट झाला पाहिजे इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे पंचम समासः इति पंचिका संपूर्णा इति श्रीमत् आगमसारे पूर्वार्धा समाप्तः श्रीराम समर्थ